บุ๊กทู ห้าสิบสาม त्रेपन्न त्रेपन्न ร้านค้า दुकाने दुकानं เรากำลังมองหาร้านขายเครื่องกีฬา आम्ही एक क्रीडा साहित्याचे दुकान शोधत आहोत आम्ही एक क्रीडा साहित्याचं दुकान शोधत आहोत เรากำลังมองหาร้านขายเนื้อ आम्ही एक खाटीक खाना शोधत आहोत आम्ही एक खाटीकखाना शोधत आहोत เรากำลังมองหาร้านขายยา आम्ही एक औषधालय शोधत आहोत आम्ही एक औषधालय शोधत आहोत เราต้องการซื้อลูกฟุตบอล आम्हाला एक फुटबॉल खरेदी करायचा आहे आम्हाला एक फुटबॉल खरेदी करायचा आहे เราต้องการซื้อซาลามี่ आम्हाला सलामी नावाचा सॉसेजचा प्रकार खरेदी करायचा आहे आम्हाला सलामी नावाचा सॉसेजचा प्रकार खरेदी करायचा आहे เราต้องการซื้อยา आम्हाला औषध खरेदी करायचे आहे आम्हाला औषध खरेदी करायचं आहे เรากำลังมองหาร้านขายเครื่องกีฬาเพื่อจะซื้อลูกฟุตบอล आम्ही एक फुटबॉल खरेदी करण्यासाठी क्रीडा साहित्याचे दुकान शोधत आहोत आम्ही एक फुटबॉल खरेदी करण्यासाठी क्रीडा साहित्याचं दुकान शोधत आहोत เรากำลังมองหาร้านขายเนื้อเพื่อจะซื้อซาลามี่ आम्ही सलामी खरेदी करण्यासाठी खाटीक खाना शोधत आहोत आम्ही सलामी खरेदी करण्यासाठी खाटीकखाना शोधत आहोत เรากำลังมองหาร้านขายยาเพื่อจะซื้อยา आम्ही औषध खरेदी करण्यासाठी औषधालय शोधत आहोत आम्ही औषध खरेदी करण्यासाठी औषधालय शोधत आहोत ดิฉันกำลังมองหาร้านขายเครื่องประดับ मी एक जवाहिऱ्या शोधत आहे मी एक जवाहिऱ्या शोधत आहे ดิฉันกำลังมองหาร้านขายอุปกรณ์ถ่ายภาพ मी एक छायाचित्र उपकरणांचे दुकान शोधत आहे मी एक छायाचित्र उपकरणाचं दुकान शोधत आहे ดิฉันกำลังมองหาร้านขายขนมหวาน मी एक केकचे दुकान शोधत आहे मी एक केकचं दुकान शोधत आहे อันที่จริง ดิฉันวางแผนที่จะซื้อแหวน माझा एक अंगठी खरेदी करायचा विचार आहे माझा एक अंगठी खरेदी करण्याचा विचार आहे อันที่จริง ดิฉันวางแผนที่จะซื้อฟิล์มถ่ายภาพ माझा एक फिल्म रोल खरेदी करायचा विचार आहे माझा एक फिल्म रोल खरेदी करण्याचा विचार आहे อันที่จริง ดิฉันวางแผนที่จะซื้อเค้ก माझा एक केक खरेदी करायचा विचार आहे माझा एक केक खरेदी करण्याचा विचार आहे ดิฉันกำลังมองหาร้านขายเครื่องประดับเพื่อซื้อแหวน मी एक अंगठी खरेदी करण्यासाठी जवाहिऱ्या शोधत आहे मी एक अंगठी खरेदी करण्यासाठी जवाहिऱ्या शोधत आहे ดิฉันกำลังมองหาร้านถ่ายภาพเพื่อซื้อฟิล์ม मी एक फिल्म रोल खरेदी करण्यासाठी छायाचित्र उपकरणांचे दुकान शोधत आहे मी एक फिल्म रोल खरेदी करण्यासाठी छायाचित्र उपकरणांचे दुकान शोधत आहे ดิฉันกำลังมองหาร้านขายขนมหวานเพื่อจะซื้อเค้ก मी एक केक खरेदी करण्यासाठी केकचे दुकान शोधत आहे मी एक केक खरेदी करण्यासाठी केकचं दुकान शोधत आहे